नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचे सर्वांचे पुन्हा एकदा तुमच्या आवडीच्या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचे नाव आहे पुस्तिका ऑडिओ बुक आज आपण ऐकणार आहोत सूत्र एकसष्ट द आर्टिस्ट वे वाचा आपण सर्वजण निर्मितीक्षम आहोत खूप वर्षापूर्वी जेव्हा मी कायद्याचा अभ्यास करत होतो तेव्हा माझ्या आवडत्या पुस्तकाच्या दुकानातल्या शेल्फवर मी आर्टिस्ट वे पहिल्यांदा पाहिले त्यावेळी मी ते घेतले नाही त्यावेळी मला असे वाटले की हे पुस्तक फक्त कलाकारांसाठीच आहे आणि मला त्यातून काहीच फायदा होणार नाही त्यानंतर बराच काळ निघून गेल्यावर माझ्या हे लक्षात आले की आपल्या प्रत्येकामध्ये अमर्याद कलात्मकता असते आपल्याला फक्त इतकेच करण्याची गरज आहे की जीवनातून जास्तीत जास्त घेण्याची ही कलात्मकता दररोज वापरायची गरज आहे मग आपण वकील असो शिक्षक असो व्यावसायिक असो कवी किंवा संगीतकार असो माझ्या हे लक्षात आले की एक वकील म्हणून मी कलात्मक आहे याची नव्याने जाणीव झाली कलात्मकतेवरच्या परिसंवादांना मी हजर राहायला सुरुवात केली त्या विषयावरची जास्त पुस्तके वाचली मी माझ्या वैयक्तिक व्यावसायिक आणि आध्यात्मिक आयुष्यात ही नैसर्गिक कलात्मकता कशी विकसित करायची याबद्दलचे मार्ग शोधले परिणामी माझ्या शोधामुळे मी माझे पहिले पुस्तक लिहिले द आर्टिस्ट पे वाचा आणि त्याच्या लेखिकेने जुलिया कॅमरॉनने सुचवलेले सराव करण्यास सुरुवात केली तुमची कलात्मकता मुक्त करण्याची पद्धत तुमच्या सत्वांचा शोध घेण्याच्या मार्गावर मार्गक्रमण करण्यासाठी उत्तरोत्तर तुम्हाला इंधन पुरवेल आणि तुमचा प्रत्येक दिवस जास्त परिपूर्ण होईल सूत्र बासष्ट ध्यानधारणा करायला शिका ब्लेस पास्कलने लिहिल्याप्रमाणे माणसाच्या सगळ्या दुर्दशा या त्याने एका खोलीत शांत न बसू शकल्यामुळे झाल्या आहेत आपल्या आयुष्यात आवाज आणि कामे घाईघाईने उकारण्यात आपण फार पटाईत झालो आहोत रेडिओच्या ठणाना आवाजात आपण जागे होतो आणि आपण तयार होत असताना दूरदर्शनवरच्या बातम्या ऐकत असतो आपण नोकरीवर जाताना सुद्धा गाडी चालवताना रहदारीचे नियम ऐकतो आणि पुढचे आठ तास ऑफिसच्या गोंगाटात घालवतो दिवसाच्या शेवटी आपण घरी येतो तेव्हाही दूरदर्शन वाजणारे टेलिफोन आणि संगणक या गोंगाटाच्या पार्श्वभूमीवर संध्याकाळचे काम करतो पास्कलचे म्हणणे बरोबर आहे आपली पुष्कळशी दुर्दशा ही या वास्तवच्या मुळापासून आलेली आहे आपल्या आयुष्यात प्रत्येक दिवशी थोड्या वेळासाठी का होईना शांत राहण्याचे महत्व आपण नजरेआड केले आहे एकाग्रता करण्याच्या क्षमतेविषयी संपूर्ण आणि परिपूर्ण आयुष्यात जगणे शक्य नाही एका कृतीवर जास्त वेळ लक्ष केंद्रित करण्यात तुम्ही कमी पडत असाल तर तुमचे ध्येय कधीच साध्य करू शकत नाही पुस्तिका आयुष्य आनंदाने उपभोगू शकत नाही किंवा तुमची स्वप्न साकार करू शकत नाही शिस्तबद्ध मनाशिवाय क्षुल्लक विचार आणि काळज्या तुम्हाला त्रास देतील आणि अर्थपूर्ण कार्यात स्वतःला बुडवून घेण्याची क्षमता तुमच्यात कधीही येणार नाही एकाग्रतेशिवाय तुमचे मन तुमचा सेवक वैशाऐवजी मालक होईल ज्या दिवसापासून मी ध्यानधारणा करायला शिकलो तेव्हापासून माझे आयुष्यच बदलले ध्यानधारणा ही नवीन काळाची पद्धत फक्त डोंगरावर उंच ठिकाणी बसणाऱ्या साधू संतांसाठी काही आरक्षित केलेली नाही या उलट साधना हे प्राचीन काळाचे तंत्र आहे जे जगातल्या सगळ्या ज्ञानी माणसांनी मनावर काबू करण्यासाठी विकसित केले आहे आणि हे केल्यामुळे योग्य कारणासाठी प्रयत्नांसाठी अमर्याद क्षमता प्रकट होईल तुमच्या मेंदूला जे काम करण्यासाठी योजले गेले आहे ते काम साधनेमुळे आपला मेंदू शिकतो सर्वात महत्वाचा फायदा हा आहे की वीस मिनिटाच्या दररोजच्या साधनेमुळे तुमच्या दिवसाच्या प्रत्येक मिनिटात तुम्ही शांततेत आणि निश्चिल्लेत बुडून जाल तुमच्या नातेसंबंधात तुम्ही जास्त सहनशील राहाल ऑफिसमध्ये जास्त प्रयत्न राहाल आणि तुम्ही एकटे असाल तेव्हा जास्त आनंदी राहाल ध्यानधारणा तुम्हाला उत्तम पालक जीवनसाथी व्यावसायिक आणि मित्र बनवेल या पाच हजार वर्षापूर्वीच्या मनाला शिकवण्याच्या पद्धतीची शक्ती न शोधून तुम्हाला परवडणार नाही सूत्र त्रेसष्ट जिवंतपणीच मृत्यूला अनुभवा जेव्हा मी द मॉक हू सोल्ड हीच फेरारीसाठी संशोधन करीत होतो तेव्हा मला एक भारतीय महाराजांची कथा कळली जे दररोज सकाळी एक विचित्र कृती करायचे दररोज सकाळी उठल्याबरोबर स्वतःची अंतयात्रा अगदी सागर संगीत साजरी करायची त्यावेळी ते फक्त एकच मंत्र म्हणायचे मी माझे आयुष्य पूर्णपणे जगलो आहे मी माझे आयुष्य पूर्णपणे जगलो आहे मी माझे आयुष्य पूर्णपणे जगलो आहे जेव्हा मी हे वाचले तेव्हा त्यांच्या या कृतीचे कारण मला कळले नाही म्हणून मी माझ्या वडिलांना मार्गदर्शनासाठी विचारले त्यांचे उत्तर असे होते मुला हे महाराज फक्त त्यांचे दररोजचे आयुष्य त्यांच्या मरणाधीनतेशी जोडत आहेत म्हणजे प्रत्येक दिवस त्यांचा शेवटचा दिवस आहे असे समजून ते त्यांचे आयुष्य जगायचे ही त्यांची कृती अतिशय चातुर्याची होती आणि वेळ आपल्या हातातून वाळूसारखा निष्ठून जातो या सत्याची आठवण त्यांना होते आणि आयुष्य चांगल्या तऱ्हेने जगण्याची वेळ उद्या नाही तर आजच आहे याची जाणीव होते जीवन अशाश्वत आहे ही जाणीव होणे यातूनच ज्ञानाचे सूत्र दडले आहे प्लोटो यांना त्यांच्या मृत्यूशयावर असताना त्यांच्या आयुष्याच्या महान कार्याचा द डायलॉग्स याचा सारांश त्यांच्या मित्राने विचारला थोडा वेळ विचार करून त्यांनी फक्त दोन शब्दात त्याचे उत्तर दिले मरण्याचा सराव लोटो यांनी जो मुद्दा सांगितला तोच मुद्दा प्राचीन विचारवंतांनी म्हणीमध्ये मांडला मृत्यू हा जसा अतिवृद्ध लोकांच्या डोळ्यासमोर असतो तसाच तो अगदी तरुण माणसाच्या डोळ्यासमोरही असतो म्हणून प्रत्येक दिवस शेवटचा असल्यासारखे समजायचा आणि वर्तुळ पूर्ण करून आपले जीवन पूर्ण झाले असे समजायचे जिवंतपणी अंतयात्रा काढणे म्हणजे वेळ हा अमूल्य घटक आहे या सत्याशी तुम्ही जोडले जाता आणि तुमचे जीवन चातुर्याने समृद्धीने आणि समाधानाने जगण्याची उत्तम वेळ आता आहे सूत्र चौसष्ट तक्रार करणे थांबवून जगायला सुरुवात करा तुम्हाला तुमच्यासाठी वेळ नाही ही तक्रार करणे थांबवून दररोज एक तास लवकर उठा तुमच्याकडे पर्याय आहे मग तो का अंमलात आणत नाहीत आजकाल तुमच्यासमोर जे आले आहे ते गृहित धरले तर तुम्हाला व्यायामाला वेळ मिळत नाही ही तक्रार करणे थांबवा तुम्ही दररोज रात्री तुम्ही सात तास झोपलात आणि दिवसा आठ तास काम केले तरीही ज्या गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत त्या करण्यासाठी तुमच्याकडे आठवड्यातले त्रेसष्ट तास मोकळा वेळ आहे तुमच्या जीवनातल्या ध्येयांवर खर्च करण्यासाठी दर महिन्याला दोनशे बावन्न तास आणि वर्षाला तुमच्याकडे तीन हजार चोवीस तास आहेत जगातल्या इतिहासात जगण्यासाठी इतका रोमांचक वेळ यापेक्षा जास्त कुठेही नाही आणि दररोजच्या या अमर्याद शक्यतांना पकडण्यासाठी तुमच्याकडे निवडीचा पर्याय आहे जर तुम्ही सुखी नसाल समृद्ध नसाल किंवा तुम्हाला माहिती आहे की जितके असायला पाहिजे तितके तुमचे जीवन शांततापूर्ण नाही तर तुम्ही तुमच्या पालकांना दोष देणे बंद करा किंवा आर्थिक स्थितीला किंवा तुमच्या साहेबांना दोष देणे बंद करा आणि स्वतःच्या परिस्थितीची संपूर्ण जबाबदारी घ्या तुमच्या जीवनाकडे नव्या दृष्टिकोनातून पाहण्याची ही पहिली पायरी आहे आणि चांगल्या पद्धतीने जीवन जगण्याची सुरुवात करा जॉर्ज बॉन्ड शो यांनी म्हटल्याप्रमाणे जे लोक जगावर राज्य करतात ते लवकर उठतात त्यांना हवी असलेली मनस्थिती बघतात आणि त्यांना ती सापडली नाही तर ती निर्माण करतात तुमच्या मनात तुम्ही येऊ दिलेले विचार तुमच्याकडे असलेला तासन तास वेळ घालवण्याचा मार्ग आणि त्या दिवसामध्ये असलेला तुमचा दृष्टिकोन या सर्वांना एक चांगला पर्याय निवडा तक्रार करणे थांबवून जगायला सुरुवात करा प्रसिद्ध कवी रुडयार्ड किपलिंगच्या शब्दात सांगायचे तर जर तुम्ही अक्षम्य एक मिनिट साठ सेकंदाच्या योग्य उपक्रमांनी भरून काढला तर हे जग तुमचे आहे आणि त्यातले सर्व काही तुमचेच आहे सूत्र पासष्ट तुम्ही स्वतःची किंमत वाढवा तुम्ही ज्या नवीन आर्थिक धोरणात वावरत आहात त्यामध्ये तुम्ही किती कठीण परिश्रम केले यावर तुमची भरपाई अवलंबून नसते तर तुम्ही सभोवतालच्या जगात किती किमतीची भर घातली त्यावर अवलंबून असते यावर विचार करा जर आज मी तीस तुमच्या कामाचा मोबदला म्हणून तुम्हाला दर तासाला वीस डॉलर्स मिळत असतील तर तुम्हाला ते सात मिनिटे तुमच्या टेबलापाशी फक्त बसून राहण्याची मिळत नाही तर त्या सात मिनिटात तुम्ही त्या वीस डॉलरच्या किमती एवढी भर तुमच्या कामाद्वारे घातली आहे म्हणून मिळतात म्हणूनच तुमच्या कामाचा तुम्हाला जो आर्थिक मोबदला मिळतो तो तुम्ही किती वेळ काम केले यावर मिळत नाही तर तुम्ही किती किमतीची भर घालता त्यावर मिळतो म्हणूनच मेंदूच्या शल्यचिकित्साला मध्ये काम करणाऱ्या कामगारापेक्षा कितीतरी जास्त पैसे मिळतात तो मेंदू शैल्य चिकित्सक चांगला माणूस आहे का जरुरी नाही तो मेंदू शैल्य चिकित्सक कठीण परिश्रम करतो का कदाचित नाही तो मेंदू शैल्य चिकित्सक जास्त तरतरीत आहे का कोणास ठाऊक पण एका गोष्टीची खात्री आहे मॅकडॉनल्डच्या कामगारापेक्षा त्या मेंदू शैल्य चिकित्साकडे खूप जास्तीचे कौशल्य आणि त्या कृतीचे ज्ञान जमा झालेले आहे मेंदू शैल्य चिकित्सक जे काम करतो ते काम फार थोड्या लोकांना जमते आणि म्हणून समाजात मेंदू शैल चिकित्सक जास्त अमूल्य समजले जातात म्हणूनच मेंदू शैल चिकित्सकांना बर्गर परतणाऱ्यांच्या दहा पट जास्त पगार मिळतो प्रत्येक माणसाने जगभरात किती किमतीची भर टाकली याची मोजमाप करायचे पैसा हा एक घटक आहे तुमच्या कामाचा जास्त मोबदला मिळण्यासाठी तुम्ही जगात जास्त किमतीची भर टाकली पाहिजे आणि जगात जास्त किमतीची भर टाकण्याचा उत्तम मार्ग म्हणजे अमूल्य माणूस बनण्यास सुरुवात करा दुसऱ्या कोणाजवळ नसेल असे कौशल्य संपादन करा दुसरे कोणीच वाचत नसतील अशी पुस्तके वाचा दुसरे कोणीही विचार करत नसतील असा विचार करा किंवा दुसऱ्या तऱ्हेने सांगायचे तर तुम्ही जसे आहात तसेच राहिलात तर तुम्हाला जे हवे आहे ते मिळणार नाही जीवनातून जास्त मिळवण्यासाठी तुम्ही जीवनात जास्त काहीतरी वेगळे बनायला हवे सूत्र सहासष्ट एक चांगले पालक बना तुम्ही ज्या तऱ्हेने आपल्या मुलांना वाढवता त्या तऱ्हेने आपल्या भावी पिढीला वाढवता आपल्यातल्या फार थोड्या लोकांनी चांगले पालक बनण्याच्या कलेचे प्रशिक्षण घेतले असल्यामुळे आपल्यातले पुष्कळशी लोक आपल्या आई वडिलांनी आपल्याला जसे वागवले आहे तसे मुलांना वागवतात आपल्याला याशिवाय दुसरा मार्ग माहीतच नाही जरी मातृत्व किंवा पितृत्वाचा लाभ होण्यात अतिउच्च सुख असले तरी यात फार मोठी जबाबदारी आहे मी माझ्या दोन मुलांसाठी काहीही करीन ही नुसती इच्छा असणे पुरेसे नाही आपण चांगले पालक बनण्याचे कौशल्य विकसित करायची गरज आहे आपण ज्या पद्धतीने मुलांना वाढवतो तोच मार्ग योग्य आहे या आशेवर आणि आपल्या सुदैवाने ते सुविचारी सुज्ञ आणि परिपक्व प्रौढ बनतील या प्रार्थनेवरच आपण राहू शकत नाही आपण चांगले पालक बनण्याचे परिसंवाद असतील त्याला हजर राहणे या विषयावरची पुस्तके वाचणे आणि या क्षेत्रातल्या आघाडीच्या विचारवंतांच्या ध्वनी मंजूषा ऐकण्याचे पाऊल उचलले पाहिजे मग आपल्या कुटुंबासाठी योग्य असतील अशा उत्तम पालकत्वांचे तंत्र शोधण्यासाठी ज्या योजना तुम्ही शिकल्या असतील त्यानुसार सुधारण्यासाठी प्रयत्न करायचे धाडस केले पाहिजे मला माहीत आहे की तुमचे जीवन खूप घाई गर्दीचे आहे आणि अतिशय थोड्या वेळात खूप काही करायचे आहे पण तुमच्या मुलांचे आणि मुलींचे हे अतिशय सुखद बालपण परत कधीही येणार नाही आणि जर तुमच्या माहितीप्रमाणे तुम्ही जसे पालक बनू शकता तसे बनण्यासाठी तुम्ही वेळ दिला नाही आणि प्रयत्न केला नाही तर एक दिवस ही संधी घालवल्याबद्दल तुम्हाला फार पश्चाताप होईल टोरांटोमध्ये मी घेतलेल्या परिसंवादात एकाचे वडील म्हणाले जेव्हा माझा मुलगा मोठा होत होता तेव्हा तो सतत मला घोडाघोडा करायला लावायचा जरी मला माहीत होते की त्याला ते किती आवडते पण मी नेहमी घाई गर्दीत असायचो आणि त्याच्याशी खेळायला मला वेळच नसायचा मला नेहमी अहवाल वाचन सभेस उपस्थिती आणि सतत फोन कॉल्स करणे इत्यादी कामे असायची आता तो मोठा झाला आमच्या घरापासून लांब राहतो तेव्हा मला एका गोष्टीची जाणीव झाली की त्या छोट्या मुलाला घोडाघोडा करता येण्यासाठी मी या जगातली कोणतीही वस्तू देईल पण बालपण नाही सूत्र सदुसष्ट रूढीमुक्त वा रुसोने लिहिल्याप्रमाणे प्रवाहाच्या विरुद्ध जा तुम्ही नेहमी उत्तम कामगिरी कराल ऍपल कम्प्युटरशी तेजस्वी जाहिरात सुद्धा आपल्याला वेगळा विचार करण्याची प्रेरणा देते किंवा मी माझ्या भाषणातून माझ्या श्रोत्यांना सांगतो जर तुम्ही गर्दीचा पाठलाग केलात तर ते ठिकाण तुम्हाला लागते ते म्हणजे बाहेरचे दार जीवन जास्त परिपूर्णतेने समृद्धीने जगण्यासाठी तुमची शर्यत तुम्ही धावली पाहिजे तुमचे असामान्यत्व जपायचे सोडून सामाजिक मागण्यांच्या दबावाखाली वाकणे सोडून द्या जेव्हा तुम्ही जगातल्या ज्ञानी आणि प्रभावशाली माणसांचे चरित्र अभ्यासाल तेव्हा तुम्हाला असे आढळून येईल की लोक त्याच्याबद्दल काय म्हणत होते त्याची त्यांनी अजिबात पर्वा केली नव्हती लोकांच्या मताप्रमाणे कृती करण्यापेक्षा स्वतःच्या मनाच्या जोरावर कृती करण्याचे धाडस त्यांच्यामध्ये होते आणि जो मार्ग फार थोड्या लोकांनी चोखाळला त्या मार्गावर त्यांना कल्पनातील यश मिळाले परंपरेला सोडून जगण्याचे महत्व सांगणाऱ्या विधानांपैकी एक सर्वोत्तम विधान ख्रिस्तोफर मॉलीकडून आले जे असे होते कोणीही वाचत नाही ते दररोज वाचा कोणीही विचार करत नाही असा विचार दररोज करा सर्वानुमताला नेहमी सहभागी होणे मनासाठी घातक असणे कदाचित इमर्सनकडून आलेले हे विधान सुद्धा सर्वोत्तम ठरेल जगाच्या मताप्रमाणे जगणे हे जगामध्ये राहण्यासाठी अगदी सोपे आहे पण आपल्या स्वतःसाठी जगायचे असेल तर एकाकीपणा जगणेही सोपे आहे पण गर्दीत राहूनही जो स्वतःच्या एकटेपणाचे स्वातंत्र्य गोडी गुलाबीने जपतो तो खरा महान माणूस पुढच्या काही महिन्यात तुम्ही ज्या तऱ्हेने सर्व कामे करता त्यावर विचार करा केवळ सर्वजण त्या गोष्टी करतात म्हणून करू नका तुमच्यासाठी योग्य असतील त्याच गोष्टी तुम्ही करा योग्य कारणासाठी आपले वेगळेपण दाखवणे हा जगण्यासाठी सुज्ञ मार्ग आहे आयन्स्टाईन पिकासो गॅलिलिओ किंवा भितवनांना विचार करा सूत्र अडुसष्ट ध्येयांचा तक्ता बाळगा वेळोवेळी उच्च पातळीवर काम करणारे वरिष्ठ स्त्रिया आणि पुरुषांनी त्यांच्या पाकिटात ध्येयाचे एक छोटेसे कार्ड ठेवलेले मी पाहिले आहे जे ते दिवसाच्या निवांत वेळी काढून त्यांचे परीक्षण करू शकतात त्या कार्डवर त्यांचे महत्वाचे ध्येय आणि ते साध्य करण्याच्या वेळेची फक्त यादी होती तुमच्या महत्वाच्या प्राधान्याचे मग ती वैयक्तिक असो व्यावसायिक असो किंवा आध्यात्मिक असो त्याचे पुराणावलोकन करण्यात हुशारी आहे मॅन्टेन म्हणतात महान आणि प्रतिष्ठित माणसाचा उत्कृष्ट नमुना म्हणजे उद्देशावर जगणे जीवनाचे कौशल्य अगदी संक्षिप्तपणे मांडले आहे तरीही आपल्यातले अनेक लोक हवाई हल्ल्याची एक मोठी कसरत असल्यासारखे जीवन जगतात त्या क्षणी खूप महत्वाच्या वाटणाऱ्या कृतींनी भरून काढतात पण त्या सर्वांगीण जीवनासाठी फारच थोड्या महत्वाच्या गणल्या जातात मी leadership wisdom from the monk who sold his फेरारीमध्ये लिहिण्याप्रमाणे जो माणूस सर्व काही करण्याचा प्रयत्न करतो तो शेवटी काहीच साध्य करत नाही ध्येयाचा तक्ता करून घेऊन आणि दिवसातून तीन चार वेळा त्याचे मनन केल्यामुळे ज्या गोष्टी खरोखरच महत्वाच्या आहेत त्याच्या केंद्रबिंदूवर तुमचे मन एकाग्र होते तुमचे ध्येय साध्य करण्यासाठीच्या कृतीवर मन एकाग्र करण्यासाठी लागणारे स्वनियंत्रण यामुळे वाढते सर्व उर्वरित गोष्टीसाठी नाही म्हणायची शिस्त साध्य करता येते आणि यामुळे एकाग्रता परत मिळते मी तुम्हाला शपतेवर सांगतो जर तुम्ही तुमचे जीवन योग्य कारणावर एकाग्र करण्यासाठी खर्ची घातले तर पूर्ण सुख खात्रीने मिळेल सूत्र एकोणसत्तर तुमच्या मनस्थितीवर मात करा माझ्या आयुष्यात पुष्कळशा काळामध्ये मी असे समजत होतो की माझे विचार माझ्या नियंत्रणाबाहेर आहेत ते आपोआप माझ्या मनात प्रवेश करतात आणि त्यांना जे करायची इच्छा आहे ते ते करतात अजून त्रासदायक म्हणजे मी असे समजत होतो की माझे विचार म्हणजे मी पण बरे झाले यामध्ये सत्य काहीही नाही हे मला उमगले आपण म्हणजे आपले विचार नाही या उलट आपल्या विचारांचे आपण विचार करणारे विचारवंत आहोत आपल्या मनातल्या विचारांच्या प्रवाहाचे आपण जनक आहोत आणि हे जर सत्य आहे तर आपण जर ठरविले तर आपण आपले विचार बदलू शकतो या अंतर्मनाचा मला स्वाभाविकपणे साक्षात्कार झाला माझ्या मनात माझ्या विचारांना प्रवेश करू देण्याबद्दल मी लवकरच जास्त जागरूक झालो आणि दररोजच्या प्रत्येक तासात आपल्याला प्रत्येकाच्या अंतर्मनात जो संवाद होत असतो त्याबद्दल मी सजग झालो माझ्या विचारांच्या दर्जावर मी पूर्ण लक्ष केंद्रित करायला सुरुवात केली ही जागरूकता ते विचार बदलण्याची पहिली पायरी होती काही महिन्यातच मी माझ्या मनाला फक्त सकारात्मक प्रेरणादायी आणि ज्ञानवर्धक विचारावर केंद्रित करायचे शिकवले आणि असे केल्यामुळे माझ्या जीवनातली सभोवतालची परिस्थिती बदलली जसे तुमचे विचार म्हणजे तुम्ही नाही तसेच तुमची मनस्थिती म्हणजे तुम्ही सुद्धा नाही तुम्ही जे अनुभवले आहे त्या मनस्थितीचे तुम्ही जनक आहात जी मनस्थिती तुम्ही एका क्षणात बदलू शकता असे जर करायचे तुम्ही ठरवले तर तणावाच्या क्षणी तुम्हाला शांतता दुःखाच्या क्षणी आनंद आणि तुम्ही थकता त्यावेळी ऊर्जा मिळू शकते सूत्र सत्तर साध्या गोष्टींची लज्जत चाखा जेव्हा एखादा माणूस मरतो तेव्हा त्याला त्याच्या मालकीचे काहीच बरोबर न्यायला मिळत नाही मी अजून तरी अंतयात्रेसाठी जाणाऱ्या शववाहिकेच्या मागे मागे जाणारी व्हॅन पाहिली नाही आपल्या जीवनाच्या शेवटी आपण फक्त आपल्या जीवनातल्या चांगल्या अनुभवांच्या आठवणी ज्यांनी आपल्या आयुष्यात अर्थ आणला त्या आठवणी आपल्याबरोबर नेऊ शकतो मग असे असताना मी तरी माझ्या जीवनात संपत्ती जमा करण्यापेक्षा अशा कृती करेन ज्या माझ्यासाठी सुखद आठवणी सोडतील माझ्या हे लक्षात आले आहे की माझ्या सर्वोत्तम आठवणी या जीवनातल्या साध्या गोष्टीमधून आल्या आहेत ज्या दिवशी माझी मुलगी बिनका चालायला शिकली माझा मुलगा कोलबी पहिल्या ख्रिसमसच्या कार्यक्रमा दिवशी जेव्हा नेमून दिलेले गाणे म्हणण्याऐवजी त्याने श्रोत्यांमध्ये गर्वाने बसला त्याच्या वडिलांकडे पाहून हात हलवण्यात जास्त वेळ घालवला ज्या दिवशी आमचे कुटुंब पावसात फुटबॉल खेळले आणि ज्या पौर्णिमेच्या संध्याकाळी आम्ही विस्तवावर मांस फासले डेल कार्नोजीने लिहिल्याप्रमाणे माणसाच्या स्वभावातली सर्वात वाईट गोष्ट ही आहे की आपण सर्वजण जगणे पुढे ढकलतो आता आपल्या खिडकीत फुललेल्या गुलाबाचा आस्वाद घेण्याऐवजी आपण क्षितिजा पलीकडे एखादी जादूची बाग आहे असे स्वप्न बघत असतो साध्या गोष्टीची लज्जत चाखण्याचे चातुर्य बाळगा आपल्या जीवनातली पुष्कळशी शक्ती खर्ची घालून ज्या महागड्या वस्तू आपण घेतो त्यापेक्षा कितीतरी जास्त किंमत या सुंदर आठवणी तुम्हाला देतील एम्मा गोल्ड मेननने म्हटल्याप्रमाणे माझ्या गळ्यात हिरे घालण्याऐवजी मी माझ्या टेबलावर गुलाब ठेवणे पसंत करीन मित्रांनो हा व्हिडिओ नक्की शेअर करा ज्यांना वाचनाची खरंच आवड आहे हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि ज्यांनी अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेलवर क्लिक करून घ्या ज्यामुळे तुम्हाला नवीन ऑडिओ बुक अपलोड करेल तेव्हा तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील